ओम डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील प्रत पहिल्या खंडातील एकेचाळीसावा अध्याय दक्ष दक्ष दंभासुर राज्याभिषेको नाम अध्यायाचे पारायण मी आता करणार आहे ओम श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव करी स्तवन वक्रतुंडा तुला नमन अनंतानंता अनंतानंत पारा तुझ वंदन महात्म्या तुला विघ्नेशा भक्तप्रियासी भक्त संरक्षकासी अभक्तांच्या कामनाशकासी सर्वदात्या निर्गुणासी निरूपा तुला नमन असो निर्मलासी गुणात्म्यासी अनंतमुखे धारकासी शिववाहना अनादिरूपासी सर्व प्रिया तुझ नमन असो वेदांत वेद्य देहासी नाना भोग करासी अनंत उदर संस्थितासी गजवक्त्रा नमन असो माया धारकासी अमय शक्तीसी माया मोहकासी चतुर्बाहु युतासी आधार रहिता पतीसी एकदंतासी नमन माझे सिद्धी बुद्धी प्रदायकासी ब्रह्मभूतासी देवासी सिद्धी बुद्धी धरासी विघ्नहर्त्या तुझ नमन असो वक्रतुंडा जरी तू प्रसन्न तरी देई हे मज वरदान तुझी भक्ती दृढ होऊन बंधमुक्त मी व्हावे तुझ्या आज्ञेने प्रवृत्त झालो सृष्टीरचना करण्या त्वरित विघ्नहीनता असावी त्यात ऐसे प्रार्थितो गणाधीशा मी सर्वांचा निर्माता असत गजानना तुम्ही ऐसे सांगत तरी माझ्या घरी राहावे प्रमुदित पुत्र करून या तू साक्षात ब्रह्मभूत जरी होशील माझा सुत तरी मी राजस बंधन युक्त होई यात संशय नसे आपल्या माता पित्यांस जरी तू बंधयुक्त केलेस तरी वेदाधिका सर्वांस मिथ्या भाव येईल तुझ्या नामग्रहण मात्रे होत ब्रह्मप्राप्ती जगतात तरी तू पुत्र भावे मम गृहात राहता काय न लाभेल तुझे लालन पालन करावे तुझ्या सेवेत मी रंगावे निरंतर पूजनी रमावे ऐसी माझी इच्छा असे ब्रह्माचे वचन ऐकून गणपती देई वरदान सृष्टी रचना कार्य निर्विघ्न विधी जाहला त्यावेळी गजानन म्हणे त्यासी जे जे मनी तू वांचिलेसी ते ते मिळेल तुझसी पुत्र तुझा मी होईन मायेच्या अंशे मी समुद्धुत समुद्भूत परपूर्वीन तुझे वांछित जो भक्तिभावे जो भक्तिभावे हे स्तोत्र वाचित तो मज आवडता होईल ऐसे देऊन आश्वासन वक्रतुंड पावला अंतर्धान ब्रह्मदेव विमनस्प विमनस्क होऊन स्तब्ध राहिला क्षणभरी वक्रतुंड प्रसादाने निर्मिले नंतर जगत्याने सगळे चराचरमय जे झाले कृतकृत्यता निर्मुनते स्वमुखात होता स्थित वक्रतुंडाचे स्मरण करीत वायुवेगाने एकदा कंपित त्यापासून दंभ प्रकटला पुरुष रूप त्याचे असत चतुर्बाहू धर धनुर्धर दिसत खळतो गदाचक्र त्रिशूळयुक्त पर्वतासम महाकाय रूपपूर्ण तेजपूर्ण रूपपूर्ण तेजपूर्ण अतुल वीर्यधर महान महाका महाकाय त्यास पाहून विस्मये ब्रह्मा त्यास म्हणे हे महाबला पराक्रमा रूपलावण्ययुता परमशोभना कोठून आलास काय कामना कोणाचा तू सांग मज मेघ गंभीर तेव्हा वचन विधात्यासी बोले हसन तू माझा पिता असून कैसे तू कैसे न जाणीसी स्वपुत्रासी तुझ्या शरीराचे झाले कंपन त्यातून माझा जन्म पावन आता धन्य करी नाव ठेवून मजला ताता योग्य असे राहण्यासी द्यावा निवास कैसे करू उदर भरणास नेमून द्यावे मज कार्यास जनका ऐसी मम प्रार्थना त्याचे ते वचन ऐकून पद्मसंभव म्हणे हसून तू मज ओळखसी सज्ञान दंभाने तू ऐसे म्हणसी म्हणून दंभ नामा होशील दांभिक तू महाखल यथा रुची भोगशील नानाविध भोग तू जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू प्रिय होशील महाअसुर तू सबळ जगता माझी सर्वदा ब्रह्मदेवासी प्रणाम करून विधिपूर्वक प्रदक्षिणा घालून पुन्हा पुन्हा करून नमन निघाला दंभ ती तेथोनी तो स्वचित्तात करी विचार मजला म्हणे दांभिक फार त्या विधीचा गर्व सर्व हरिनमी निश्चयसी ऐसा विचार मनी करून शुक्राचार्यासी जाई शरण मंत्रोपदेश घेऊन घोर तप आचरितो एका पायावरी उभा राहत निराहार तो तप करीत ऐसी वर्षे अयुत उग्र तपत्याने केले त्याच्या तपे चराचर व्याकुळ सर्व झाले भयविवळ तेव्हा देवांसहित तत्काळ ब्रह्मदेव तेथाले काष्ठा तो अचल होता मनात होती भावपूर्णता उग्र तपते पाहून तत्वता कमलासन तुष्ट झाला नंतर दंभासी तो म्हणत वरमाग महाभाग इच्छित पूर्वी तुझे सर्व इप्सित यात संशय काही नसे ब्रह्माचे वचन ऐकून दंभ परमहर्षित होऊन आदरे त्यास नमन करून सुती गो सुती स्तोत्र गात सुती स्तोत्र गात असे हरत्यासी, सृष्टीहर्त्यासी पात्रा वज ब्रज सृष्टीपात्रा प्रजापतीसी ब्रह्मा विष्णू शिवात्मकासी त्रिमूर्ती रूपा नमन माझे तू हे सर्व जग निर्मिलेस तुझाची आधार तयास तू होता निद्रित उदास जग सारे नष्ट होईल चराचरमय होऊन क्रीडा करिसी अनुदीन एक असुनी अनेक होऊन महाप्रभु महाप्रभो केळ करिसी अणुहून तू लहान मोठ्यात तू अससी महत्तम ब्रह्माकारे स्थित समान स्तवन करण्या मी असमर्थ माझे महद्भाग्य उदेले तेने तुझे दर्शन झाले सर्व पापहर ऐसे भले आनंद मज वाट वाटत असे जरी तू प्रसन्न झालासी माझ्या भक्तिभावे तोशलासी, तरी देई तू मजसी मनोवांछित वरदान त्रैलोक्याचे राज्य द्यावे पंचभूतात्मका पंचभूतात्मका करी मरण न यावे असा मान्य माझे स्थान असावे संग्रामात सर्वदा अखंड ऐश्वर संयुक्त आरोग्यादी समन्वित सर्व सुगम मज व्हावे प्राप्त ऐसावर मज द्यावा त्याच्या तपाने संतोषित वर देण्यासी उत्सुक होत म्हणे दंभा तू जे जे प्रार्थित ते ते सर्व तुझ मिळेल ऐसे बोलून अंतर्धान ब्रह्मा झाला तेथून दंभई गेला स्वगृहा परतून आनंद वाटून मानसी नंतर शृंगालिले समग्र शोधन नाम त्या देह सुंदर सर्व शोभायुत मनोहर नगरी ऐशा राही तो त्या महाबळीच्या नगरात दैत्यगण सर्व येत शुक्रे जे पाठवले त्वरित अभिनंदनार्थ दंभाच्या ब्रह्मवादी मुनी जे असत त्यांसी घेऊन समवेत शुक्राचार स्वयं येत नंतर अभिषेकास्तव त्याच्या शुभलग्नी शुभमुहूर्त दैत्यराजी त्यास बसवित मंगल राज्याभिषेक करीत ब्राह्मणा करवी त्यावेळी दंभ दैत्यराज झाला असुरानी महोत्सव केला दृष्टपुष्ट जनी शोभला नगर परिसर त्या समयी सत्कार सन्मान घेऊन असरगे असुर गेले परतून प्रमुख दैत्य अति दारुण जे राहिले नगरात ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे प्रथम खंडे वक्रतुंड चरिते दंभासुर राज्याभिषेको नाम एकचत एक एकचत्वा वा वार एकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एकेचाळीसावा संपूर्ण